रामकृष्ण गोविंद गीतेमध्ये म्हटलेलं आहे गीतेमध्ये अठराव्या अध्यायाच्या सदुसष्टाव्या श्लोकात म्हटलेलं आहे ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यम न च माम योभ्य सूयती हा गीतारूपी रहस्यमय उपदेश गीता आणि भागवत एकच बर का हा गीतारूपी रहस्यमय उपदेश कधीही तप न करणाऱ्या माणसाला सांगू नये तसेच भक्तिहीन माणसाला आणि ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यालाही सांगू नये त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधीही सांगू नये आता ज्याला या भागवतामध्ये काहीही देणं घेणं नाही अशाने नुसते मेसेजेस फॉरवर्ड करण्यासाठी अनेक लिंक आहेत अनेक लिंक आहेत करावं ना त्याच्यावरती माझं काय म्हणणं नाही मला त्या विषयाशी चर्चा करण्याबद्दल काहीही दुमत नाही करावी चर्चा पण मग त्यात काहीतरी प्रावीण्य मिळवावं ना हे बघा करावी की ट्रान्सपोर्टमध्ये शंभर टॅक्सी उबेरच्या शंभर टॅक्सी आहेत एका टॅक्सीने सुरुवात केली आज शंभर टॅक्सींचा व्यवसाय चालू आहे करावा ना उत्तम आहे परंतु ते श्री स्वामी वरदानंद भारतीने केलं असतं आज तर चाललं असतं का आचार्य शंकराचार्याने अद्वैताचा प्रसार केला बस आयुष्यभर दुसरं काहीही केलं नाही त्यांना दोन वेळेला आयुष्य वाढवून मिळालं भगवान शंकरांकडून आणि एकदा व्यासांच्याकडून आठाठ वर्ष त्यांनी केवळ आणि केवळ अद्वैताचा प्रसार केला पण समजा आचार्य शंकर आज असते आणि त्यांनी कणकेचा रव्याचा मसाल्याचा मिठाचा जीनचा व्यवसाय केला असता व्यापार तर तुम्हाला काय वाटलं असतं करावा की व्यवहार व्यापार करावा इंडस्ट्री टाकावी अरे पण आश्रम आहे ना त्यासाठी संन्यासाश्रम का संन्यासाच्या नावाचं डायल्युशन करायचं वर्णाचं याचा हा परिणाम आहे की भागवतही ऐकतो सिनेमालाही जातो दारूही पितो कशाला श्रवण करायचं भागवत जो आसन्न मरण आहे माझं वय सत्तर माझं उदाहरण म्हणून सांगतो मला सर्व व्याधी आहेत याचा अर्थ मी आसन्न मरण आहे केव्हा मी चाळीशीचा नाही केव्हा मरण येईल सांगता येत नाही अशा असन्न मरण अवस्थेत मी तुम्हाला काय करायचंय मला जीएसटी वर चर्चा करून इन्कम टॅक्स वर चर्चा करून नोटबंदीवर चर्चा करून या विषयावर चर्चा साधक बाधक करावी नानी पालखीवाला मी स्वतः त्यांची बातमं ऐकली आहेत प्रेरित झालो माझ्या अंगावर आज रोमांच उठतात किती किती त्यांचा अभ्यास असेल फेब्रुवारी मार्च मध्ये बजेट झालं ना की प्रचंड मोठ्या ग्राउंड वरती नानी पालखीवालांचं लेक्चर व्हायचं त्या बजेट वरती मी स्वतः ते ऐकायला गेलेलो आहे अरे पण केव्हा आज का आज मी त्या विषयात रिझर्व्ह बँकेची पॉलिसी मी नोकरीचा राजीनामा देऊन आल्यानंतर माझा बँकेतला एक मुंबईचा मित्र आठ वर्ष <coughs> रिझर्व्ह बँकेची पॉलिसी डिक्लेअर झाली की तो पॉलिसी डॉक्युमेंट तो मला मित्र पाठवून देत होता मी वाचत होतो पण मी त्याला सांगितलं आता हा माझा विषय नाही तू मला नको पाठवून देऊ अरे त्या वयात बँकेत असताना क्लिष्ट गोष्टीचा भरपूर अभ्यास कर पण आज एकदा तू संन्यास्त वृत्ती पत्करून भागवताच्या अभ्यासाला लागला आहेस तर घे हात घे मोबाईल आणि कर फॉरवर्ड आणि ते सुद्धा भागवत महापुराणावर कशा करता मला तुम्हाला भागवताच्या दुसऱ्याच स्कंधात एक दोन चार दिवसात चार तीन चार प्रवचन द्यायची आहेत या एका प्रश्नाचं उत्तर शुकाचार्याने एका श्लोकात दिलेला आहे तुम्ही जर भागवत वाचलं असेल तर तो श्लोक वाचून तुम्ही पुढे गेला असाल पण त्यात हे रहस्य आहे तुम्हाला माहित नाही एतावान सांख्ययोगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परम पुंसाम अंतय नारायण स्मृती स्कंद दोन अध्याय एक श्लोक सहा मला याच्यावर माझ्या बुद्धीला माझी जशी मती आहे बुद्धी आहे त्याला अनुसरून तुमच्या पुढे काही मतं ठेवायची आहेत मला चतुश्लोकी भागवतावर चर्चा करायची आहे मला भागवताचे दहा विषय कोणते का कशा क्रमानं सांगितले ते सांगायचं आहे भागवत भर आचार्य शंकराने प्र, प्र, काय प्रमोशन केलेलं काय जे प्रसृत केलेलं अद्वैत तत्वज्ञान भागवत भर आहे जो मनुष्या मनुष्यात भेद करतो न मनात शांती मृच्छती त्याला या जन्मात शांती मिळणार नाही असं कपिल मुनी देवहूतीला सांगतात मला या विषयावर बोलायचं आहे मनुष्याचं कल्याण करण्यासाठी अध्यात्म योग हाच श्रेयस्कर आहे असं माझं निश्चित मत आहे असं कपिल मुनी म्हणतात हे अध्यात्म योग म्हणजे काय आहे अज्ञान म्हणजे काय आहे ते अज्ञान केवळ आणि केवळ भगवंतांच्या कृपेने जातो हा ज्ञान मार्ग कुठला कर्म मार्ग कुठला भक्ती मार्ग कुणासाठी आहे त्यातला कुठला मार्ग माझ्यासाठी श्रेयस्कर आहे सर्वेषामपि अघवताम् इदम एवं सुनिष्कृतम नाम व्याहरणम विष्णू काय एवढं नाम महात्म्य आहे गाथा उघडा गाथेच्या प्रत्येक पानावर तुकाराम महाराजांनी नामाचं महत्व सांगितलेलं आहे चुकलो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रत्येक पानावरती एक तरी अभंग आहे नाम महात्म्य सांगणारा हे करायचे दिवस असताना किती हो किती मेसेजेस पंच्याहत्तर मेसेज मला दोन तासात येतात दोन तास मध्ये मी जर बघितलं नाही तर पंच किती हा अपव्यय मोबाईलचा आणि मग मला वाटतं या सगळ्या विषयावरती मी ज्ञान आणि विज्ञान काय हो ज्ञान म्हणजे विज्ञान म्हणजे काय हे पंचीकरण म्हणजे काय प्रकार आहे मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात हे जाणून घे तू जाण हे सगळं आपल्याला चर्चा करायची आहे वर्षानुवर्ष हा ग्रुप चालणार आहे माझ्याकडनं काही चुका होतील आणि चुका केवळ आणि केवळ मध्ये गॅपच्या रूपाने राहतील आहे मला माहिती मी सुधारणा करेन पण हवंय का करू का नको मला या मेसेजने खूप व्यथित केलं अहो भेदाभेद करू नये अगदी बरोबर आहे भेद अभेद मग तो कोण आहे काय त्याचा आता मी म्हंटल तो एस सी एस टी आहे माझ्याकडे एक अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळवलेला एस सी एस टीचा मुलगा आला आता मी एस सी आहे म्हणून त्याला नाकारू का आर्थिक मदत इतका हुशार आहे इतका हुशार आहे पण त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणजे दोन क्वालिफिकेशन तो गरजू आहे आणि तो काय ते हुशार आहे मी बघितलं नाही तो दलित आहे का कानडी आहे का हिंदू आहे काही बघितलं नाही हे अद्वैत तत्वज्ञान मी माझ्या जीवनात मुरवू का नको आपण तो अभ्यास करणार का नाही करणार अहो सापाच्या तोंडात बेडूक आहे तू मरायला लागला असले का तरी माशी खाण्याचा हा जो हावरटपणा ही आसक्ती आपण केव्हा सोडणार का नाही सोडणार ही प्रवचन मालिका ज्याला खरंच इंटरेस्ट नाही त्याने आपणहून स्वेच्छेने बाहेर व्हावं कौतुक आहे त्यांचं काहीही म्हणणं नाही काहीही म्हणणं नाही अनेक मार्ग आहेत ज्याला ध्यान मार्ग सांगितलेला आहे श्रेयस्कर त्याने ध्यान करावं ना हे शृणो म्हणजे काय माहितीये का केवळ ऐकणं नव्हे हो to listen and to digest to listen and to digest हे सगळं विवेकानंदांनी केलं का हो असलं राजकारण केलं का व्यापार केला का लोकमान्य टिळकांना सुद्धा काहीतरी व्यवसाय करता आला असता पण ते म्हणाले मी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हातात खडू घेऊन शिक्षकाचं काम करणार पिढी घडवणार मला शिकायचंय का भागवत खरंच त्याने राहावं बाकीच्याने स्वेच्छेने बाहेर व्हावं निदान बाकीच्यांना तरी त्यांचं मन व्यथित होणार नाही योग वासिष्ठामध्ये सर्वात सुरुवातीचा जर उपदेशात्मक तत्वज्ञानात्मक ग्रंथ कुठला असेल तर तो योग वासिष्ठ वसिष्ठ मुनींनी रामाला उपदेश केला आणि तो तत्वज्ञानाचा उपदेश ऐकून रामाने जे राज्य केलं त्याला राम राज्य म्हणतात तर असे हे भागवत ज्याला ऐकायचं आहे मनपूर्वक ऐकायचं आहे ऐकून ते डायजेस्ट करायचं आहे अभ्यास करायचा आहे आणि आचरणात आणायचं आहे त्यांनी या ग्रुपवर राहावं बाकीच्यानी आनंदाने जावं स्वतःहून जावं एवढी विनंती अजूनही एखादं प्रवचन भागवत स्कंद पहिला एकोणीसाव्या अध्यायावर होईल कदाचित पण ते झाल्यानंतर त्या वेळेला मला जे श्रोते असतील ते भागवताच्या श्रवणाचे अधिकारी हवेत मी मला अधिकारी बनवलं पाहिजे भागवताच्या श्रवणासाठी त्याने राहावं बाकीच्याने आनंदाने सोडावं ही विनंती करतो आणि इथं मी थांबतो रामकृष्ण गोविंद